एका हिरव्या शेतावर जुन्या झुडुपांच्या सावलीत आई बदक आणि बाळं एकत्र बसलेली होती आई बदक आपल्या अंड्यांवर प्रेमाने उब देत होती तिच्या सहा अंड्यांमधून लहान गुदगुदीत बाळं बाहेर पडली ही बाळं सर्वसाधारण पिवळसर होती आणि मराठी किड स्टोरी वाचणाऱ्या मुलांसाठी अगदी गोड होती पण एका अंड्याची गोष्ट वेगळी होती ते अजून फुटलेले नव्हते आणि त्यातून बाहेर येणारे बाळ दिसायला थोडे वेगळे होते आई बदक आश्चर्याने म्हणाली हे शेवटचं अंड कसं आलं मला आठवतच नाही की मी सातवे अंड घातलं होतं थोड्या वेळाने अंड्याच्या आतून आवाज आला टोक टोक अंड फुटल्यावर बाहेर आलेलं बाळ सर्वसाधारण पिवळे नव्हते त्याचे पिसे निळसर धुसर रंगाची होती आणि बाकी बाळांपेक्षा मोठे होते हेच बाळ नंतर अगली डकलिंग मराठी स्टोरीमध्ये मुख्य पात्र ठरले विचित्र बदकाचे बाळ सर्वसाधारण बाळं खेळत असताना विचित्र बाळ स्वतःला वेगळं समजत असे शेतातील इतर प्राणी त्याच्यावर हसत त्याला वेगळं मानत होते बाकी बाळं त्याच्याशी खेळायला येत नव्हती आई बदक त्याच्याजवळ आली आणि म्हणाली सगळं ठीक होईल माझ्या बाळा तुझ्यात काहीतरी खास आहे या प्रसंगातून मुलांनाही मराठी डकलिंग स्टोरी शिकवते की वेगळेपणा वाईट नाही तो एक उपहार आहे दुःख आणि एकटेपणा विचित्र बाळ रोज एकटाच बसत असे तो स्वतःशी विचार करत असे मी इतका वेगळा का आहे माझे बंधू माझ्याशी का खेळत नाहीत त्याचे हृदय खिन्न झाले पण आई बदक त्याच्याजवळ राहून त्याला शिकवत असे की स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांच्या टीकेने घाबरू नकोस ही गोष्ट बालकथा मराठी आणि शैक्षणिक गोष्ट मुलांसाठी म्हणून मुलांना धैर्य आणि आत्मविश्वास शिकवते नवीन अनुभव आणि धैर्य एक दिवस शेताजवळील तलावात बाळाने पाणी पाहिलं सुरुवातीला तो घाबरला पण हळूहळू पाण्यात खेळायला सुरुवात केली तलावातील इतर बत्तखांबरोबर खेळताना त्याला लक्षात आलं की त्याचे मोठे पिसे त्याला जलद पोहायला मदत करतात त्याने शिकलं की वेगळेपणा दुर्लक्षित करण्यासारखा नाही तर तो एक उपहार आहे मैत्री आणि स्वीकार काही दिवसांनी इतर बाळं त्याच्याशी खेळायला आली त्याने त्यांना मदत केली आणि एकमेकांच्या शेऱ्यांमध्ये सहभागी झाला मुलांना समजलं की सर्वांशी प्रेमाने वागल्यास लोक आपल्याला स्वीकारतात ही गोष्ट प्रेरणादायी गोष्ट आणि moral story for kids Marathi म्हणून मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे मॉरल ऑफ द स्टोरी ही कथा शिकवते की आपण वेगळे दिसलो तरी आपल्यात काहीतरी खास असते धैर्य संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवल्यास आपण मोठे होऊ शकतो इतरांच्या हसण्याने घाबरू नका वेगळेपणा म्हणजे तुमची ताकद आहे एफ ए क्यू एक ही कथा कोणासाठी आहे ही कथा मुलांसाठी आहे ही मराठी किड्स स्टोरी बलाकथा मराठी आणि मराठी डकलिंग स्टोरी म्हणून वाचता येते दोन या कथेतून मुलांना काय शिकायला मिळते मुलांना धैर्य संयम आत्मविश्वास आणि वेगळेपणाचे महत्त्व शिकायला मिळते ही कथा एक moral story for kids Marathi आणि प्रेरणादायी गोष्ट आहे तीन विचित्र बाळ का वेगळे होते शेवटच्या अंड्यातून बाहेर आलेले बाळ रंग आणि आकाराने बाकी बाळांपेक्षा वेगळे होते ही गोष्ट मुलांना शिकवते की वेगळेपणा म्हणजे दुर्लक्षित करण्यासारखा नाही तर तो एक उपहार आहे चार ही कथा शैक्षणिक आहे का होय ही शैक्षणिक गोष्ट मुलांसाठी आहे मुलांना नैतिक मूल्ये मैत्री स्वीकार आणि आत्मविश्वास शिकवते